रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे बेताबी किससे मुलाकात होनी है का कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पहिया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक है भैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचे मूल्य आहे सहनशीलता यातील तिसरा भाग दुसऱ्या भागामध्ये आपण ऐकले की सहनशीलता आपल्या जीवनात का जरुरी आहे आणि सहनशीलता हा गुण नसल्यामुळे कशा प्रकारे आपल्या संबंधामध्ये दुरावा निर्माण होतो आणि कटुता येते आणि त्याचे परिणाम आपण ऐकले आणि सहनशीलता धारण केल्यामुळे आपण कशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीत कोणतेही नाते संबंध कसे टिकवू शकतो हे आपण दुसऱ्या भागामध्ये ऐकलं आज आपण ऐकणार आहोत तिसरा भाग मित्रांनो सहनशीलता असा गुण आहे ती आपल्याला मंदिरातील चैतन्य मूर्ती बनवतं म्हणून मित्रांनो एकदा रवींद्रनाथ टॅगोर त्यांच्या गीतांजलीमध्ये म्हणतात लोक फक्त तुरुंगाच्या भिंतीचीच काळजी घेतात देह एक तुरुंग आहे आणि यामध्ये आत्मा हा कैदी आहे या देहातील आत्मतत्वाकडे पाहण्याची गरज आज आहे विवेकाने या कैद्याची देखभाल चिंता केली तर त्याची किंमत नक्कीच वाढू शकेल आणि जीवन हिरेतुल्य बनू शकेल आज ईश्वरीय श्रीमताच्या धारणेद्वारे आपल्याला या देहरूपी तुरुंगाचे मंदिर बनवायचे आहे आणि आत्मा त्या मंदिरातील चैतन्य मूर्ती आणि ती संभव तेव्हाच आहे जेव्हा आपल्यामध्ये सहनशीलता असेल म्हणून मित्रांनो आपण फक्त एकच लक्ष समोर ठेवून पुरुषार्थ केला पाहिजे की काहीही हो काहीही घडो मग ते आपल्या मनाच्या अवस्थेमुळे असो की दुसऱ्यांच्या अवस्थेमुळे प्रकृतीजन्य असो की वातावरणाच्या प्रभावाने परंतु आपण आपली खुशी प्रसन्नता न गमावता ती अबाधित आणि कायम ठेवायला हवी आणि यासाठी आपल्याला सहनशीलतेचा गुण धारण करायला हवा वाढवायला हवा सहनशीलतेची शक्ती ही आपली अविनाशी दौलत आहे आणि ही दौलत आपल्याला वाढवायलाच हवी स्वतःच्या कल्याणासाठीच नाही तर दुसऱ्यांच्या कल्याणासाठी देखील आपल्याला या दौलतीची खूप गरज आहे मित्रांनो एक फकीर रोज भिक्षा मागून उपजीविका आपली करत असतो आणि त्यासाठी कधी हे दार तर कधी दुसरे दार ठोठवत असतो एका श्रीमंताच्या घरामध्ये मात्र त्याला शिव्या खाऊन बाहेर परतावे लागते आणि एक दिवशी नेहमीप्रमाणे त्या श्रीमंताच्या दारावर त्या फकीराने टकटक केली आणि घरातील मालकीन बाहेर आली व तिने फकीरावर शिव्यांचा भडीमार सुरू केला ती इतकी ओरडली निर्लज्जा तुला कळत नाही किती वेळ तू रिकाम्या हाताने हरकलून दिलं तरीसुद्धा परत याच ठिकाणी येतोस अजूनही तुला अक्कल आली नाही चल निघ नाहीतर नोकराला धक्के लावून तुला बाहेर काढल फकीर नम्रतेने म्हणाला आई मला तुझे अन्न नको आहे पैसा पण नको आहे थेंबर पाणी पण नको आहे मालकीन आणखी संतापून म्हणाली मग तुला काय हवं आहे तुझ्या अंगणातील मुठभर माती मला दे फकीर शांतपणे म्हणतो हे ऐकून मालकीन गोंधळली आणि ती विचारात पडली आणि आश्चर्याने म्हणाली तुझे डोके बी फिरले की काय तुला माती हवी आहे फकीर मोठ्या धैर्याने म्हणतो माझं डोकं ठीक आहे म्हणून तर मी म्हटलंय त्यावर ती घमंडी मालकीन अविश्वासाने म्हणाली काय खरंच तुला माती पाहिजे फकीर पुन्हा शांतपणे म्हणतो हो माई मला मुठभर मातीच हवी आहे आणि त्या मूर्ख बाईने खरंच आपल्या अंगणातील मुठभर माती त्या फकीराच्या धुळीत टाकली फकीराने तिला आनंदाने आशीर्वाद दिला आणि मालकिनीने चकित होऊन विचारले तू या मातीचं काय करशील फकीराने हसत मोठ्या प्रेमाने म्हटले माई तुझ्या या हातांना काही ना काही देण्याची सवय लागावी हीच माझी शुभभावना आहे फकीराच्या या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की तुम्ही सहनशील व्हा दयाळू व्हा फकीर हा कटू वचन सहन करूनसुद्धा आपल्या मधुर आणि शुभ भावनेने त्या मालकिनीलाही मधुर भावही ही मनात इच्छा ठेवून प्रेमाने व्यवहार करतो कडू घेऊन गोड देतो त्याचप्रमाणे मित्रांनो कधीकधी कित्येक लोकांना आपल्या पदाचा कधी संपत्तीचा कधी रूपाचा गर्व असतो आणि त्यामुळे ते इतरांना खूप घालून पाडून बोलतात कमी लेखतात अपमानास्पद वागणूक देतात परंतु ती मुकाट्याने सहन करणाराच खरा वंदनीय आहे कारण त्यांना ठाऊक असते की पद आणि संपत्ती रूप हे सर्व विनाशी आहे काळाच्या ओघात हे कधीही वाहून जाऊ शकतं आणि गर्वापायी ही संपत्ती सोडून जावंच लागतं रूप त्यांचा निरोप घेत असतं आणि संपत्ती ही निघून जात असते सहनशील असतात त्यांचाच अखेरीस विजय होत असतो म्हणून मित्रांनो सहनशीलतेच्या गुणामुळेच ज्ञानेश्वर तुकाराम सर्व संत धर्मस्थापक महान बनल्याने महान कार्य करू शकले म्हणून आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा सहनशीलतेची खूप गरज आहे म्हणूनच म्हणतात टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही दगडापासून मूर्ती जेव्हा घडत असते तेव्हा तिला टाकीचे घाव मोठ्या आनंदाने सहन करावेच लागतात आणि या उलट जो दगड टाकीचे घाव सहन सोसत नाही सहन करत नाही किंवा सोसत नाही तर तो तुटून पडतो आणि त्याचा वापर मात्र मंदिराच्या बांधकामाला केला जातो मग जीवनात सहनशीलता हे पुरुषार्थाचे अति महत्त्वशील एक साधन आहे आपल्या जीवनाला वंदनीय बनवण्यासाठी म्हणून मित्रांनो सारांशाने असे म्हणता येईल सहनशीलता धारण करिता देवत्वयी अंगी अन्यथा मूर्ती ती अधुरी पूजन न होई जगी म्हणून चला तर मग सहनशीलता हा गुण आपण आपल्यामध्ये धारण करूया आणि आपले जीवन सदैव वंदनीय बनवूया देहरूपी या कैद पिंजऱ्यातून आत्मरूपी या मूर्तीला गुणांनी सहनशीलतेने एक चैतन्य मूर्ती घडवूया आणि जगासमोर एक वंदनीय आदरणीय व्यक्तिमत्व घडूया नमस्कार ओम शांती आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे नदियाँ भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक है भैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन